समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय सत्तेचाळीसावा उद्धव आणि गोपींचे बोलणे व भ्रमनिरास श्री शुकदेवजी सांगतात त्या पाहती उद्धव कृष्ण भक्त कृष्णा परिभूषित कंजनेत्र विशाल बाहू अनपीत वस्त्र माळा तसे कुंडल शोभले ते मुखारविंदो अतिही प्रसन्न गोपींसी भासे जणू कृष्ण आला पवित्र हास्ये वदल्या सख्याना हा सुंदर कोण निदूत कोणा, कृष्णा परिधारियतोय यवेश गोपीतया घेरुनिया उभ्याते हा कृष्ण संदेश पोहोचण्याला आला असे हे कळले तयाना सलज्ज हास्ये बघता तयाला नेवोनी एकांतीच बोलल्या त्या उद्धवा जाणीतो आम्ही कृष्णाचे पार्षदो तुम्ही निरोप घेऊन आले मातानी पितरासतो अन्यथा नंद गोठ्यात तुमचे काय काम नात्याच्या स्नेह बंधाला ऋषीही तोडू ना शके प्रेमाचे सोंगते अन्या स्वार्था पायीच होतसे फुलांची भृंगनी स्त्रियासाठी पुरुष स्वार्थ तो निर्धन्या हा कली वेश्या प्रजा न रक्षित्या नृपा गुरुशी शिकता शिष्य दक्षिणोत्तर ते द्विज बहार संपता पक्षी त्यागिती वृक्ष तो जसा जेवता अतिथी जैसा न थांबे अन्य त्या घरी वनास लागता आग पळती पशुपक्षी स्त्रियेचे जरी ते प्रेम जारना पाही मागुती परीक्षित मनवाणीने गोपी तल्ली त्या रूपी उद्धवा बोलता सर्व न कळे काय त्या वधो आठ आठ गुनी चित्ती किशोर बाल त्या लिला गाईल्या लाज सोडोनी रडल्या स्फुंदुनी बहु कृष्ण संगमती कोणी स्मरता भृंग एक कृष्णाचा दूत त्या मानी गोपी भृंगास सांगते मधुपी कपटी कृष्ण त्याचा तू सखा की नचपदी शिव आम्हा कृष्ण माळा सखीची हळद उटी लागे पीत तो रंग पुच्छी नच करी प्रीत तू ही एक पुष्पास कोण्या मधुपती हरी जैसा मानिना नायिका जै हळद उठी तशी न्यावी तू त्या हरीला हरी हितव परी तो कृष्ण वर्णीच आहे कुसुमी बसुनी तू जई जाशी दूरी उडोनी अधर मधु पिवोनी कृष्ण गेला तसाची नच मनी कळते की सेविते लक्ष्मी कैसी वनज आम्ही असू का गातसे गीत कृष्णी मन जर वळवाया गासी तू गीत त्याचे अनुनयन चाले गीत ते रे पुराणे हरी प्रिया तेथ जा गीत गाहे कपटी हरी हसोनी उंचवी भुवई पळत नच हरीशी येन स्त्रिया जगात चरणरज उपासी लक्ष्मी त्याच्या पदासी मग आम्ही पुढती त्या कोण ऐशा रूपाने इथून निघून जावे सांगणे त्या हरीला गुणतव गाती लाविशी खोट त्याला निपुण अनुनयी तू ना पदासी शिवू तू मनी मम गमते की याचण्यासी क्षमाही हरी तुझ बदला ती नाचले येथ मात्रा हरिशीच वद तू की ना तुझा तो भरोसा अति हरी अपराधी राम रूपात तेने कपिबली वधियेला जंगली त्या लपोनी वधियली विरूपाही काम घेवोनी येता वरुण करी धरी हा दात्या बळीला कण जरी कुणी घेतो कीर्तिकानात त्याची नच मग भयत्यासी द्वंद्वही ते तुटे की भरती उदरते की पक्षियांच्या समान मधु अतिरसत्याचा नादना तो सुटे की सुमधुर गीत गाता गुंतके ती मृगी जई गती तशी मम झाली बोलता गोष्टी गोड नख जधी हरिटोची कामव्याधी गमेती न च मुळी त्या ते बोलते शब्द अन्य प्रियतम हरिमित्रा जाऊन ये पुन्हा तू मग आम्ही समजू की कृष्ण तो धाडी तू ते पदी पदी रिघतो तो नानी घेतो फिरोनी आम्ही जरी पदी जातो साहिना ती की मधुपरी हरी जैसा तो हान तैसा गुरुकुल त्यजुनिया पातला तो कधी की कधीतरी स्मरतो का नंद गोपादी आम्हा वद वद मज भृंगा ठेवी काढोई हात श्री शुकदेवजी सांगतात परीक्षित गोपी अस्वस्थ कृष्णाच्या की ऐकता उद्धवे त्यांचे केले सांत्वन ते बहु उद्धवजी म्हणाले गोपीनो आज मी धन्य पूजनीय तुम्ही जगा तुम्ही तो कृष्ण देवाला प्राण सर्वस्व अर्पिले व्रत तपो यज्ञ जप ध्यान समाधी कल्याणकारित्या कर्मे प्रयत्न भक्तीचा असे भाग्याची गोष्ट ती श्रेष्ठ कृष्णाची प्रेम भक्ती ती साधुनी दाविला मार्ग न गावे ऋषीसी हिजो खरेच भाग्य हे आहे पती पुत्र निदेह स्वजनो घर सोडोनी कृष्ण तो वरिला पती गोपीनो विरहा मध्ये इंद्रियातीत भावतो साधिला सर्व वस्तूत पाहता कृष्ण रूपते तो भाव मजला झाला दयाती तुमची असे गुप्त संदेश स्वामीचा देण्या मी पातलो इथे कृष्ण संदेश तो ऐसा सांगतो ऐकणे तुम्ही भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की सर्वात राहतो मी आत्मा सर्वात मी असे वियोगनास हे तेने सर्व वस्तूत मी वसे माझ्यात सर्व त्या वस्तू त्या रूपे सत्य मी दिसे इंद्रिय विषया भूता आश्रयो मी चितो असे रचितो रूप मी माझे पोषितो लीन होत असे आत्मा माया ते कर्म वेगळे शुद्ध सर्वथा गुणांचा स्पर्शना त्याना माया स्त्री रूपिणी गुणी इंद्रिय विषय सारे स्वप्नवत मानणे जीवे रोधावे विषयी चित्त साक्षात्कारे मला पहा नद्या जै सगळ्या जाती सागरा अंती मेळुनी तपादी सर्वते धर्म मलाच मिळती पुन्हा ध्रुव मी तुमच्या नेत्रा राहतो दूर मी असा तेने तुम्हा घडे ध्यान असेची चित्त ठेविणे दूर प्रिय असे तेव्हा प्रेमिका प्रेम वाढते समोर असता तैसे न वाढे प्रेम ते मनी अशेष वृत्ती ठेवोनी मजसी चित्त ठेवणे शीघ्र तई मज गोपीनो सदाच्या मिळतालकी रास क्रीडे सजा गोपी येऊ ना शकल्या तदा स्मरता मजला त्याही चित्ताने मिळल्या पहा श्री शुकदेवजी सांगतात कृष्ण संदेश ऐकोनी गोपीना हर्ष जाहला रूपलीला स्मरोनी या प्रेमाने पुसती पुन्हा गोपिका म्हणाल्या भाग्यची मारिला कंस यदुना त्रासिले जये आता ते सुखी हो सर्व आनंद त्यातही आम्हा उद्धवा सांगणे हेही आम्ही कृष्णासी प्रेमिले आता तेथील त्या स्त्रिय हरिला प्रेमितात का प्रेमतज्ञ असा कृष्ण नवशे कोण त्याजला पदासी कोणीही येता हरी तो प्रेम अर्पितो बदली तिसरी कोणी साधू सांगा आम्हातसे स्त्रियात बोलता कृष्ण स्मरतो का कधी आम्हा रात्री कधी हरि आम्हा स्मरतो मनी का त्या चांदण्यात फुलता कमळे जळीची रास क्रीडेत रमला हरियामुच्यात गावो निगोपी सहतो बहुनाच लाकी बदली आणखी कोणी विरहे जळतो आम्ही चंद्रस्पर्शे तृणा जीव तसा स्पर्शील काहरी हरी वदे दुजी सखे त्याने शत्रूचे राज्य घेतले वरिती राजकन्या त्या कशास येई तो इथे वदे कुणी हरी तृप्त स्वयं तो लक्ष्मीपती कोणाशी कामना त्याचे आडतो काय तो कुठे पिंगला वदते वेश्या अशा त्यागात सौख्यते सुटेना हरीची आशा त्या आशा त्यात धन्यची जीव हे संत गाती जया नित्य बोले एकांती तो क्षणना लक्ष्मी त्यागी त्या कैसा त्यजुगे आम्ही उद्धवाही नदी येथे पोहला कृष्ण तो इथे फिरला धेनुचा राया वन हे समीपी असे रास क्रीडा करी रात्री येथोनी येई जायतो ओठानी वाजवी वेणू आठवे सर्व सर्वते पदचिन्ह इथे त्याचे धुळीत शोभले बहु नित्य तो आठवे आम्हा विसरू आम्ही तो कसा हंसाच्या परितो चाले मधुर शब्द हास्यते कृष्णाने चोरिले चित्त विसरू आम्ही तो कसा स्वामी तू प्रिय कृष्ण रे रमानाथ जरी तू आमुचा एक तू स्वामी गायी आम्हा सरक्ष तू श्री शुकदेवजी सांगतात कृष्ण संदेश ऐकोनी गोपी त्या शांत जाहल्या आत्म्यात पाहिला कृष्णा उद्धवातई प्रशंसिले गोपींचे दुःख या राहिले कैक मासते कृष्णाच्या सांगुनी लीला व्रजीना मोद तो दिला जेवढे ते तेथे कृष्ण लिलेस सांगता राहिले उद्धवो तेथे ब्रजीना क्षण भासला उद्धवो हरी भक्तो ते कधी जात नदी तिरी बनिगिरी कधी जाती रमती पुष्प पाहुनी व्रजीना नित्य ते देती कृष्णाचे स्मरण तसे गोपींचे पाहिले प्रेम कृष्ण तन्मयता अशी आनंद उद्धवा झाला गोपी सवंदुनी वदे गोपीत प्रीत धरसी बरवी हरि तू हे उच्च प्रेम न मिळे तपिया गोविंद प्रेम मिळता मग यज्ञिकाय ब्रह्मी तनु हि मिळता हरिवीण व्यर्थ कोठे हरी निवनजा हरि प्रेम कोठे येणेची सिद्धी घडते हरिप्रेम व्हावे तेणेची पाऊनी करी मग भद्र सारे पिता चुकून रस हा मग मृत्यू कैसा गोपी सतो करीतसे बहुप्रेम रासी यांच्या न करीतो कधी प्रीती श्रीसी देवांगना समगते मिळते कुठून अन्य स्त्रिया सनच करणे विचार वृंदावनात मज हो तरुवेली जन्म व्रजांगना पदधुळे मज स्नान व्हावे सोडोनी सर्व हरिशी मन अर्पितिया ते प्रेम रूप गवे श्रुती आदिकाना लक्ष्मी सदेव पूजिती शिव विप्रदेव ती सेविते हरिपदा नित सर्व भावे ते पायी गोपी धरिती स्तनिया पुल्या की आलिंगुनी करीती शांत व्यथा जीवाची नंदव्रज स्त्रियांच्या मी वंदितो पद धुळीसी कृष्णाच्या गाती त्या लीला त्रिलोकात पवित्र की श्री शुकदेवजी सांगतात यशोदानंद बाबा ना गोपी नाही विचारुनी देता निरोप ना जाण्यास रथी बैसले ब्रजा बाहेर येताची नंदे गोपेस अश्रुने उद्धवा बोलता प्रेमे भेट ही अर्पिल्या उद्धवा सर्व या वृत्ती कृष्णा पदश्रितोची हो गावो वाणी नमो देह आज्ञा पालन घडो खरेची सांगतो ऐका मोक्षा आम्ही न इच्छितो लाभो जन्म कुठेही तो शुद्ध राहो दानते, करोत फळ हो त्याचे वाढवी कृष्ण ही, परीक्षित नंद गोपानी दिला सत्कार उद्धव आता ते कृष्ण कृपेने मथुरापुरी लोटले पोचिता वंदिले कृष्ण व्रजींची प्रेम भक्ती ती वदले सर्वच्या सर्व भक्ती उद्रेक सर्वतो वसुदेव बळीरामा भेट वस्तु हे अर्पिल्या इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्तेचाळीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू